अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडून निजो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढूनी संपूर्ण विषयातूनी इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील सुटे गोडी ती जळे आत्मदर्शनी करीत असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगीची की त्यास युक्तीने रहावे मत्परायण इंद्रिये जिंकिली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृतिलोपली लोपली स्मृतिलोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडूनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तासनसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणून न मिळे शांती शांती विणकसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये जाने विषयातून सर्वथा ओढून घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्वभूता सजी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती न भंग पावे भरताही नित्य समुद्र घेतो जिरवूनी पाणी जाती तसे जात जिरूनी भोग तो पावला शांतीन भोगलुब्ध सोडून कामना सर्व फिरे होऊन निष्पृह अहमता ममता गेली झाला तो शांती रूपची अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता न चळे पुन्हा त्रिकूली अन्तकाली ब्रह्मनिर्वाणमेळवी